श्री गणेशाय नमहा सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय नववा श्री ज्ञानेश्वर म्हणतात श्रोते हो ऐका मी प्रतिज्ञापूर्वक हे स्पष्ट सांगतो की तुम्ही एक एक लक्ष इकडे दिले तर सर्व सुखाला पात्र व्हा पण तुम्हा सर्वज्ञांच्या सभेपुढे मीही आढ्यतेने बोलत नाही हो तुम्ही लक्ष द्या ही माझी तुम्हाला लढेवाळपणाची विनंती आहे कारण तुम्हासारखी संपन्न माहेरघरे असल्यावर आवड म्हणून जी एक वृत्ती आहे तिची देखील आवड पूर्ण होते आणि मनोरथाची देखील इच्छा तृप्त होते तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने भरात आलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून श्रमलेला असा जो मी तो त्या ठिकाणी विश्रांती घेतो महाराज तुम्ही सुखामृताचे डोहज आहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे त्यात बागडावे असे म्हणतो येथेही जर तसे करून घेण्यास तुमची तुमच्याशी सलगी करण्यास भिवू लागलो तर आम्ही तृप्त तरी व्हावे कुठे किंवा बालकाच्या बोबड्या बोलाने व वेड्या वाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते त्याप्रमाणे तुम्हा संतजनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने मजवर व्हावी या पूर्ण इच्छेने मी तुमच्याशी सलगी करीत आहे याशिवाय तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांची माझ्या बोलण्याच्या नुसत्या योग्यतेवर प्रीती बसणार नाही सरस्वती पुत्राला धडे पाठ करून विद्या संपादन करावी लागते काय पहा की पाहिजे तेवढा मोठा जरी काजवा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडेल का तसेच अमृतरूप ताटात वाढण्याजोगी पाक निष्पत्ती कोणती आहे अहो ज्याचे थंड किरण आहेत अशा चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा सुस्वराला गायन ऐकवणे तसेच दागिन्याला अलंकार घालणे असे कुठे होईल का परिमळाने कशाचा आवाज घ्यावा समुद्राने कशात न्हावे आणि हे आकाश ज्यात मावेल अशी मोठी वस्तू कोणती आहे सांगा बरे त्याचप्रमाणे तुमचे अवधान तृप्त होईल आणि तुम्ही असे म्हणाल की ही गोष्ट खरी असे तुम्हाला तृप्त करण्याजोगे वक्तव्य कोणाचे आहे म्हणून सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला काडवातीने आरती करू नये की काय किंवा समुद्राला चुळकावर पाण्याने अर्घ्य देऊ नये का महाराज तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आहात आणि मी गरीब भक्त तुमचे भक्तीने पूजा करीत आहे म्हणून बोलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुडीचा तुम्ही स्वीकार करणार नाही का लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसून बापाला जेव घालते तेव्हा तो संतोषभराने आपले तोंड घास घेण्याकरता पुढे करतोच त्याचप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन करतो तरी तुम्हाला त्या माझ्या वर्तनापासून आनंदच झाला पाहिजे असा प्रेमाचा गुण आहे आणि त्या आपलेपणाच्या अभिमानाने तुम्ही संतजनाने बहुत प्रकाराने मला आपला असे म्हटले म्हणून माझ्या या सलगीचा आपणास विषाद होणार नाही अहो वासराने ढुशी दिल्यावर गाईला ज्याप्रमाणे अधिकच पाना फुटतो त्याप्रमाणे अत्यंत प्रिय जो मनुष्य असतो त्याच्या रागावण्याने प्रेम दुप्पट होते म्हणून मज लेकराच्या बोबड्या बोलाने तुमचे निजलेले कृपाळूपण जागे झाले असे जाणून मी बोललो एरवी चंद्राचे चांदणे कोणी ओढीच आढीत घालून पिकवेल का किंवा वाऱ्याला वाहण्याकरता कोणी गती दिली आहे का तसेच आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का ऐका पाण्याला पातळ करावे लागत नाही आणि लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसळत नाही त्याचप्रमाणे ज्याला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघारी येते हे असो ज्याप्रमाणे ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या शय्येवर गाढ निद्रा घेतात ज्यापुढे वेदांची मते कुंठित झाल्यामुळे तेही स्तब्ध राहतात तो गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार आहे का परंतु अशी स्थिती असताही मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली तीही की मन धीट करून तुमच्यासारख्यांची प्रीती संपादन करावी तर आता चंद्रापेक्षाही थंड करणाऱ्या व अमृताहूनही जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टी द्या कारण जर तुमची कृपादृष्टीरूप वृष्टी मजवर पूर्ण होईल तर माझ्या बुद्धिरूप भूमीत सकलार्थ रूप धान्य पिकेल एरवी जर तुम्ही उदास दिसाल उदास असाल तर अंकुर आलेले ज्ञान सुकून जाईल वक्तृत्व रूप पाखराला अवधानरूपी तारा मिळाल्यावर त्याच्या अनेक अक्षररूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टी येईल अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पाहत असतो शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थावर अर्थ निघतात आणि बुद्धीला नाना प्रकारचे श्लेष सुचू लागतात म्हणून संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या हृदयाकाशात ब्रह्मज्ञानाची वृष्टी होते आणि जर ऐकणारं ते दुर्लक्ष असेल तर वक्तृत्वाला आलेला रस विजळून जातो अहो चंद्रकांत म्हणायला पाझर सुटतो ही गोष्ट खरी आहे परंतु ही शक्ती एका चंद्राचे ठिकाणी आहे म्हणून बोलणारा श्रोत्याशिवाय किंमत नाही परंतु आम्हास गोड करून घ्या अशी तांदळांना विनंती करावी लागते का तसेच कळसूत्री भावल्यानं आम्हाला नाचवा म्हणून सूत्रधाराची विनंती करावी लागते का तो सूत्रधार बाहुल्यांच्या कामाकरता त्यांना नाचवीत नाही तर आपली कुशलता दाखवण्याकरता नजवतो म्हणून आम्हाला या उठाठवी करण्याचे काय कारण आहे त्यावेळी श्री स श्री गुरु निवृत्तीराज म्हणतात तुला इतके उदास होण्याचे कारण काय झाले तुझे सर्व बोलणे आम्हाला मान्य आहे तर आता श्रीकृष्णाने जे अर्जुनास सांगितले ते सांग तेव्हा निवृत्तीदास ज्ञानदेव संतोष पाहून मोठ्या उल्हासाने म्हणाले होय महाराज ऐका श्रीकृष्ण असे म्हणाले श्लोकार्थ पहिला श्री भगवान म्हणाले जे जाणले असता तू अशुभाशा संसारापासून मुक्त होशील असं हे अत्यंत गुह्य ज्ञान निर्मत्सराशा तुला मी विज्ञानासहित सांगतो अर्जुना माझ्या अंतःकरणातील अंती गुह्य असे जे ज्ञानाचे आधिकरण ते पुन्हा तुला सांगतो आता अशा प्रकारे हे जीवीचे गुह्य फोडून ते मला ते तुला मी का सांगतो अशी जर तुझ्या मनात सहज शंका येईल तर बाबा रे आई तू समजूतदार असून केवळ आस्थेची मूर्ती आहेस आणि आम्ही जे <coughs> तुला सांगतो ते तू मनापासून ऐकतोस म्हणून आमची गुह्य गोष्ट बाहेर पडली तरी पडो आणि न बोलावेची गोष्ट बोलावी लागली तरी लागो पण आमच्या हृदयातील गुह्य गोष्ट तुझ्या हृदयात पडो अरे स्तनात जरी दूध साठवलेले असले तरी त्याची गोडी स्तनाला नसते म्हणून जर एकनिष्ठ सेवन करणारा वत्स मिळाला तर त्याची इच्छा पूर्ण हो मोढ्यातून पेरण्याचे बी काढून ते तयार केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडलवंडीवर गेले असे म्हणता येईल का याकरता प्रशस्त अंतकरणाचा शुद्ध बुद्धीचा निंदा न करणारा व एकनिष्ठ असा जर भक्त असेल तर त्याला आपली मनातील गुप्त गोष्टही आनंदाने सांगावी तर ह्या गुणाने संपन्न सांप्रत तुझं वाचून कोणी नाही म्हणून गुप्त अशी जी ही गोष्ट तुझ्यापासून चोरता येत नाही आता वारंवार गुप्त गोष्ट वारंवार गुप्त गुप्त म्हटल्यामुळे तुला कंटाळवाणे वाटेल तर आता तुला प्रापंचिक ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो परंतु खरे आणि खोटे नाणे एके ठिकाणी मिसळल्यावर ज्याप्रमाणे फाडी लावून निराळे करतात त्याप्रमाणे ज्ञान व विज्ञान निराळे करून दाखवतो किंवा राजहंस आपल्या चोचीची सांडस करून दूध आणि पाणी निनिराळे करतो त्याप्रमाणे हे ज्ञान व ज्ञान ज्ञान विज्ञान तुला स्पष्ट करून सांगतो म्हणजे मग कोंडा व धान्य उफडण्याकरता वाऱ्यावर धरले असता धान्याची खाली सहज रास होऊन कोंडा निराळ होतो त्याप्रमाणे ते जाणल्याबरोबर संसाराच्या पाठीमागेच संसार लावून साधकाला ते मोक्षश्रीच्या पाठीवर नेऊन बसवते श्लोकार्थ दुसरा हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा सर्व गुह्यामध्ये श्रेष्ठ उत्कृष्ट पवित्र प्रत्यक्ष अनुभवास येणारे धर्मास अनुसरून असणारे सुखाने प्राप्त होणारे व अविनाशी असे आहे ज्याला सर्व ज्ञानांच्या ठिकाणी मुख्य असे आचार्यांचे स्थान मिळते ते जे सर्व गुह्यांचा स्वामी पवित्र वस्तूंचा राजा आणि धर्माचे अधिष्ठान तसेच उत्तमात उत्तम व ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता दुसरा जन्म घेण्याचे कारण राहत नाही जे गुरुच्या मुखातून थोडे बाहेर पडू लागले नाही तोच शिष्याच्या हृदयात स्वयमेव असलेले त्या सहज प्राप्त होते त्याचप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होते आणि मग भेट झाल्यावर भेटीपासून होणाऱ्या सुखाचा ज्याच्या ठिकाणी लय होतो परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील काठावर उभे असताही चित्त आनंदयुक्त होते असे सुलभ आणि सोपे असून जे परब्रह्म होय खरोखर या ज्ञानात आणखीही गुण आहेत ते हे की हे प्राप्त झाले असता नाहीसे होत नाही हे अनुभव घेतल्याने कमी होत नाही तसे जवळ असते परंतु विटतही नाही हे चतुर अर्जुना आता तू जर अशी शंका घेशील की एवढी अप्रतिम वस्तू असता लोकांना मिळाल्याशिवाय कशी राहिली जे लोक एकोत्रा व्याजाकरता जळत्या आगीतही उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाहीत ते सहज आपल्या ठिकाणीच असलेली गोडी कशी टाकून देतील <coughs> तरी पवित्र आणि रमणीय तसे सुख देणारे जाणण्यास सुलभ अतिसुखकारक धर्माला पूर्ण अनुकूल व आपले ठिकाणीच प्राप्त होणारे अर्जुना याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असताही लोकांच्या हाती लागल्याशिवाय हे कसे राहिले ही शंका घेण्यास जागा आहे खरी परंतु तू अशी शंका घेऊ नकोस श्लोकार्थ तिसरा हे परंतपा या आत्मज्ञानरूप धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष माझी प्राप्ती न होता मृत्यूयुक्त संसाराच्या मार्गातच परिभ्रमण करतात हे पहा गाईचे दूध हे पवित्र असून गोड आहे तसेच अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आतच आहे परंतु त्याचा त्याग करून गोजेड रक्त सेवन करीत नाही का किंवा कमळाचा कांदा व बेडूक हे एके ठिकाणी वास्तव्य करतात परंतु कमळातील मकरंदाचे सेवन भ्रमण करतात व बेडगांच्या वाटेला चिखलच राहतो अथवा दुर्दैवाच्या घरी मोहरा वगैरे अगणित द्रव्य पुरलेले असूनही तो तेथे बसून उपास काढून दरिद्रावस्था भोगतो त्याचप्रमाणे मनुष्याच्या सर्व सुखाचे विश्रांती स्थान असा मी राम मनुष्याच्या हृदयात असता त्या अज्ञानी पुरुषाची विषयावर वासना असते पुष्कळ से मृगजळ दृष्टीस पडून तोंडात असलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा किंवा शिंप मिळाली असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा त्याप्रमाणे ज्यांचे मनावर अहम ममतेचा पगडा बसलेला आहे ते बिचारे मला प्राप्त होत नाहीत म्हणून जन्ममरणांच्या दोन्ही तीरांच्या मध्येच बुचकुळ्या खात बसतात एरवी मी कसा आहे म्हणशील तर सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाऱ्याला तोंडासमोरच दिसतो त्याचप्रमाणे परंतु त्यांच्यात जी एक उणीव आहे ती की तो केव्हा दिसतो व केव्हा दिसत नाही ती मात्र माझ्यात नाही श्लोकार्थ चौथा अव्यक्त स्वरूप अशा मी हे सर्व जग व्यापून टाकले आहे सर्व भूते माझे ठिकाणी आहेत पण मी त्यांच्यामध्ये स्थित होत नाही माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्तार कोणता म्हणशील तर हे सर्व जगच नव्हे का ज्याप्रमाणे दूध सहज जरी शिजले तरी तेच दही किंवा बीजाचाच वृक्ष होतो अथवा सुवर्णाचे अलंकार होतात त्याप्रमाणे निर्गुण असा जो एकटा मी तो त्या माझा जो विस्तार तेच हे जग होय हे स्वरूप अव्यक्त असते तेव्हा निराकार असते तेच मी सृष्टीच्या रूपाने विस्तार पाहून आकाराला येते त्याप्रमाणे निर्गुण असून साकार झालेला जो मी त्यानेच हे त्रैलोक्य मांडले असे जाण महत्त्वापासून देहापर्यंत ही सर्व भूते खरोखर माझ्यापासूनच उत्पन्न होतात <coughs> ज्याप्रमाणे पाण्यापासून फेस उत्पन्न होतो परंतु त्या फेसाच्या आत पाहू गेल्यास पाणी दिसत नाही किंवा अर्जुना स्वप्नात जीवाचे अनेक रूपे धारण करणे ज्याप्रमाणे जागे झाल्यावर नाहीसे होते त्याप्रमाणे ही भूते जरी माझ्या ठिकाणी भासली तरी त्यांचे ठिकाणी मी नाही हे हे उपपादन तुला मागे सांगितलेच आहे म्हणून बोललेल्या गोष्टीचा पार करू नये तेव्हा ते राहू दे परंतु तुझ्या दृष्टीचा प्रवेश माझ्या अंतर्यामी होऊ दे श्लोकार्थ पाचवा आणि भूते माझ्या ठिकाणी नाहीत अशी माझी ईश्वरी अद्भुत घटना पहा मी भूताना धारण करणार असून भूतांचे ठिकाणी राहणारा नाही आणि माझा आत्मा भूतांची उत्पत्ती व संरक्षण करणार आहे मायेच्या पलीकडील माझे जे स्वरूप ते जर कल्पनेशिवाय पाहू लागलास तर माझे ठिकाणी सर्व भूते आहेत असे जे तुला सांगितले ते सर्व मिथ्य आहे असे तुला भासेल कारण सर्व मीच आहे एरवी संकल्परूप संध्याकाळच्या वेळेस ज्ञानरूप डोळे अज्ञानरूप अंधकाराने काही वेळ ग्रासले जातात परंतु त्या झांजडीत मी अखंड असता भूते मजहून निराळी दृष्टीस पडतात त्याच संकल्परूपी संध्याकाळचे वेळेचा लोप झाला म्हणजे ज्याप्रमाणे नीळमण्याच्या माणेवर माळेवर कवड्या सापाचा झालेला सर्व भास शंका दूर होण्याबरोबर नाहीसा होतो त्याप्रमाणे मी अखंड आहे असा दिसतो एरवी जमिनीतून घागर मडकी वगैरे ते कोंब स्वतः सिद्ध निघतात काय परंतु कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार होतात किंवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणिक आहेत तर ते कृत्य वाऱ्याशिवाय इतरांचे नव्हे हे पहा कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे असतात का वापरणाऱ्याच्या समजुतीने तो कापड बनलाय जर सोन्याचे दागिने बनवले तर सोने पण नाहीसे होते का बाकी स्थूल वापरणाऱ्याच्या कल्पनेने ते दागिने असतात आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनी ऐकू येतो तो किंवा आरशात जे आपले स्वरूप आपण पाहतो तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे किंवा आपल्यापूर्वीच ते तेथेच होते सांग बरे त्याचप्रमाणे ह्या माझ्या निरुपासिक स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप घेतो त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो तीच कल्पना करणारी माया संपली म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास नाही सवतो मग माझे निरुपाधिक असे जे शुद्ध स्वरूप तेच निखालस उरते हे असो आपल्या भोवती गरगर फिरताना भोंड आल्यावर ज्याप्रमाणे डोंगर वगैरे फिरे फिरताचे दिसतात त्याचप्रमाणे आपल्या मनात कल्पना उत्पन्न झाल्यावर अखंड ब्रह्मस्वरूपात भूतांचा भास होतो तीच कल्पना सोडून जर पाहिले तर मी भूतांच्या ठिकाणी व भूते माझ्या ठिकाणी आहेत अशी स्वप्नात देखील कल्पना करण्यासारखी गोष्ट नाही आता मीच एक भूतांचा धारण करणारा अथवा भूतात असणारा या सर्व गोष्टी संकल्परूप संनिपात वायूच्या लहरीतील बडबडी आहेत म्हणून हे प्रियोत्तमा ऐक की अशा प्रकारे मी सृष्टीचा विश्वात्मा किंवा खोट्या सृष्टीचा आधार ह्या कल्पना मिथ्या आहेत ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रखर किरणाने पाणी नसता मृगजलाचा भास होतो त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत व मीही त्यामध्ये आहे अशी कल्पना उत्पन्न होते अशा प्रकारे भूतांना उत्पन्न करणारा असूनही सूर्य आणि तेज हे ही ज्याप्रमाणे एकच आहेत त्याप्रमाणे मी त्यापासून निराळा नाही हा आमचा ऐश्वर योग अद्भुत कृत्य तुला चांगला समजला ना तर आता सांग बरे की मी व प्राणीमात्र यांच्यात काहीतरी भेदांचा संबंध आहे का याकरता माझ्याहून सर्व प्राणी मात्र खरोखर वेगळे नाहीत आणि मीही त्यांच्यापासून वेगळा आहे असे कधी समजू नकोस श्लोकार्थ सहावा ज्याप्रमाणे सर्वगामी व मोठा वायू नेहमी आकाशाचे ठिकाणी असतो त्याप्रमाणे सर्व भूते माझे ठिकाणी आहेत असे तू समान आकाशात जेवढा विस्तार आहे तेवढा वारा भरून राहिलेला आहे परंतु तो सहज हलवला तर आकाशापासून निराळा भासतो एरवी आकाश तेच तो आहे त्याप्रमाणे प्राणी माझ्या ठिकाणी आहेत अशी मनात कल्पना आली म्हणजे थोडा भास होतो तेच कल्पनेच्या अभावी पाहू गेले असता सर्वत्र मी एकच आहे म्हणून भूताचे नसणे किंवा असणे हे कल्पनेच्या संबंधाने भासते व जे कल्पना नाहीशी झाल्यावर भासत नाही आणि कल्पनेबरोबर भासते तेच कल्पना उत्पन्न करणारे अज्ञान समूह नाहीसे झाल्यावर भूतांचे असणे व नसणे हे कोठून भासणार म्हणून यापुढे माझी अद्भुत कृती तुला सांगतो ती पहा अशा या अनुभवरूपी समुद्रात तू स्वतः एक लाड बनून राहा मग तू या चराचराकडे पाहू लागलास म्हणजे सर्वत्र तूच भरलायस असे तुझ्या दृष्टीस पडेल देव म्हणाले अर्जुना हे जे मी तुला ज्ञान सांगितले त्याच्या तुझ्या मनात काही प्रकाश पडला का तर आता तुला जे मी व विश्व ही दोन आहेत असे स्वप्न पडले होते हे खोटे ठरले नाही का परंतु पुढे कदाचित तुझ्या बुद्धीला जर कल्पना रूपी झोप लागली तर मी व जग ही एकच आहेत असा जो बोध तो जगतरूपी स्वप्न पडू लागल्यावर नाहीसा होईल म्हणून या कल्पनारूप निद्रेची वाट मोडून शुद्ध असे जे ब्रह्मज्ञान ते आपोआप तुला प्राप्त होईल असे जे खरे तत्व आहे ते तुला आता दाखवून देतो तर हे धैर्यवान धनंजया तू नीट लक्ष दे की प्राणीमात्राची उत्पत्ती स्थिती लय यास एक मायाच कारण आहे श्लोकार्थ सातवा अर्जुना सर्व भूते कल्पाचे अंती माझ्या ठिकाणी माझ्या प्रकृतीचे ठिकाणी लीन होतात आणि कल्पाचे प्रारंभी मी पुन्हा त्यांना उत्पन्न करीत असतो त्या मायेला प्रकृती असे म्हणतात व ती दोन प्रकारची आहे म्हणून तुला पूर्वी सांगितलेच आहे पैकी एक आठ प्रकारच्या रूपाने भिन्न आहे व दुसरी जीव रूपाशी आहे हे पांडवा हा प्रकृतीचा सर्व विषय तू पूर्वी ऐकलाच आहेस म्हणून त्याचबद्दल पुन्हा पुन्हा सांगण्याचे कारण नाही तरी महाप्रलयाच्या शेवटी ही सर्व भूते माझ्या प्रकृती अव्यक्त स्वरूपात लय पावतात ग्रीष्म ऋतूमध्ये कडक उन्हाच्या योगाने ज्याप्रमाणे गवत बीजासह जिरून जाते किंवा वर्षाकाळच्या मेघाचे अवडंबर संपल्यावर शरद ऋतूचा अंकुर फुटतो तेव्हा सर्व आकाशातील ढग आकाशातच जिरून जातात अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायू उत्पन्न होऊन नाही सावतो किंवा पाण्यात उत्पन्न झालेल्या लाटा पाण्यातच नाही शवतात नाहीतर जागे झाल्यावर मनातले स्वप्न मनातच मावळते त्याप्रमाणे महाप्रलयाच्या शेवटी प्रकृतीपासून उत्पन्न झालेली सर्व भूते प्रकृतीतच मिळतात मग सृष्टीच्या आरंभी पुन्हा ती मीच निर्माण करतो अशी जी बोलवा आहे ती विषयीची खरी खुबी तुला सांगतो ती ऐक श्लोकार्थ आठवा मी आपल्या प्रकृतीचे अवलंबन करून स्वभावताच पराधीन असा हा सर्व भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो तर अर्जुना ह्याच माझ्या प्रकृतीचा मी जेव्हा सहज अंगीकार करतो तेव्हा तंतूंच्या समुदायासंबंधाने ज्याप्रमाणे वस्त्रावर विणकर दिसते व व मग त्या विणकरीच्या आधाराने जशी लहान चौकड्यांची वस्त्रे तयार होतात त्याप्रमाणे पंचभूतात्मक आकाराने प्रकृती रूपाने चमकू लागते ज्याप्रमाणे विरजण घातल्याच्या योगाने दूध विरजू लागते त्याप्रमाणे प्रकृती ही सृष्टीतील आकार बनू लागते ज्याप्रमाणे पाण्याच्या सानिध्याने बीजाला फांद्या वगैरे फुटून त्यांचे झाड होते त्याप्रमाणे प्राणीमात्रासंबंधी सृष्टीतील पसारा माझ्यामुळे होतो अरे एखादे शहर राजाने वसवले हे म्हणणे जरी खरे असले तरी खरोखर पाहू गेले असता राजाच्या हाताला काही शीण पडतो का आणि मी प्रकृतीचा स्वीकार करतो तो कसा म्हणशील तर जसा स्वप्नावस्थेत असलेला मनुष्य जागृतावस्थेत येतो तसा तर हे पंडूसुता स्वप्नावस्थेतून जागृतावस्थेत येताना त्या मनुष्याचे पाय दुखतात का किंवा स्वप्नावस्थेत असताना त्याला फिरण्याचे श्रम होतात का या सर्वांचा अभिप्राय काय म्हणशील तर ही भूतसृष्टी निर्माण करण्याला मला काही एक करावे लागत नाही हाच अर्थ आहे ज्याप्रमाणे राजाने आज्ञेत ठेवलेली प्रजा आपल्या प्राप्तीसह प्राप्तीसह व्यापार करते त्याप्रमाणे प्रकृतीचा व माझा संबंध आहे एरवी उत्पत्ती स्थिती लय हे सर्व व्यापार तिथेच आहेत हे पहा पौर्णिमेच्या चंद्राची भेट होताच समुद्राला अपार भरती येते पण अर्जुना येथे चंद्राला काही श्रम पडतात का लोखंड जड असूनही लोहचुंबक जवळ असल्याने जरी हलते तरी लोहचुंबकाला लोखंड हलवण्याचे कोणते श्रम पडतात किंबहुना याप्रमाणे मी सृष्टी उत्पन्न होणाऱ्या इच्छेचा अंगीकार केल्यावर एकदम प्राणीमात्राचा विस्तार होऊ लागतो हे पांडवा हा सर्व प्राणी समुदाय प्रकृतीच्या अधीन आहे ज्याप्रमाणे बीजाला वेली पाने वगैरे उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे अथवा बाळपण तारुण्य वृद्धपण या अवस्थांना ज्याप्रमाणे देहसंग हे मुख्य कारण आहे किंवा आकाशात मेघपंक्ती उत्पन्न होण्यास जसा वर्षाकाल कारण आहे किंवा स्वप्नाला जशी निद्रा कारण आहे त्याचप्रमाणे हे नरेंद्रा या सर्व प्राणी समुदायाला प्रकृती मुख्य कारण होय स्थावर जंगमाला स्थूल सूक्ष्माला फार काय सांगावे या सर्व जगाला प्रकृतीच मूळ कारण होय म्हणून प्राणी उत्पन्न करावे किंवा उत्पन्न झालेल्यांचा प्रतिपाळ करावा या सर्व कृतींचे कर्तृत्व माझ्याकडे येत नाही पाण्यात चंद्राला प्रकाश वेल पसरल्याप्रमाणे दिसतो त्याची उत्पत्ती चंद्राने केली नाही त्याप्रमाणे ही कर्मे मजपासून उत्पन्न झालेली असूनही मजपासून दूरच असतात श्लोकार्थ नववा हे धनंजया जगाची उत्पत्ती वगैरे कर्माचे ठिकाणी उदासीन पुरुषाप्रमाणे आसक्ती रहित असणारा जो मी त्या मला ही कर्मे बद्ध करीत नाही ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्याला मिठाचा बांध अडवू शकत नाही त्याप्रमाणे माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कसे बांधू शकतील बांधू शकतील धुराचे छत जर वाहणारे वायूस हाक मारून अडथळा करेल किंवा सूर्यकिरणात अंधार शिरेल फार काय सांगावे ज्याप्रमाणे पर्वताच्या पोटातील द्रव्यांना पर्जन्याच्या अतिवृष्टीनेही काही बाधा होत नाही त्याप्रमाणे प्रकृतीच्या कर्मापासून मला काही एक बाधा होत नाही एरवी त्या प्रकृतीच्या कार्याला एक कारण आहे असं समज परंतु उदासीनाप्रमाणे मी काही करीत नाही ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा अमुक कर किंवा करू नको असे कोणाला सांगत नाही आणि कोण काय व्यापार करतो हेही जाणत नाही तो साक्षीभूत असून गृहकृत्यांची प्रवृत्ती होण्यास कारणीभूत होतो त्याप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय या कर्मात मी उदासीन असून भूतांच्या ठिकाणी आहे हा एकच अभिप्राय आहे पुन्हा पुन्हा पुष्कळ पर्यायाने काय सांगू तर हे सुभद्रापती एकदा एवढे लक्षात ठेव श्लोकार्थ दावा हे कौंतया माझ्या अध्यक्षतेने मी त्रिगुणात्मक माया हे चराचर उत्पन्न करते आणि ह्याच कारणामुळे जगत फिरत राहते अर्जुना सर्व सृष्टीतील लोकांच्या व्यापारास ज्याप्रमाणे सूर्य कारणीभूत आहे त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी कारण आहे असे जाण का की ज मायेचा अंगीकार मी केला आहे व तिच्या योगाने प्राणीमात्राची उत्पत्ती होते म्हणून या जगाच्या उत्पत्तीचे कारण मी अशी लोकांची समजूते तेव्हा माझ्यापासून भूतांची उत्पत्ती जरी होते तरी भूतात मी नाही ही माझी अद्भुत करणी या ज्ञानाच्या उजेडाने नीट न्याहळून पहा अथवा प्राणी माझ्या ठिकाणी नाहीत व मी त्यांच्या ठिकाणी नाही हे वर्म तू कधी विसरू नकोस हे माझे मुख्य वर्म असूनही तुला उघड करून दाखवले आहे तर आता तू या आपल्या इंद्रियांची दारे बंद करून त्यांना कळू न देता आपल्या हृदयात याचा उपभोग घे पार्था हे वेदांत सिद्धांताचे वर्म जोपर्यंत हाती लागले नाही तोपर्यंत माझे खरे स्वरूप कधीही करणार नाही ज्याप्रमाणे कोंड्या शोधू लागले असता दाण्याचा एक सुद्धा सापडत नाही एरवी अनुमानाच्या साह्याने माझे खरे स्वरूप कळले असे वाटते पण मृगजलाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजली आहे का माशाला धरण्याकरता जे जाळे पसरतात त्या चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते परंतु ते जाळे नदीच्या काठावर काढून झाडल्यावर चंद्रबिंब कुठे कुठे असे सांग बरे त्याचप्रमाणे आम्हाला अनुभव आला असे शब्दांच्या व वाणींच्या योगाने किती एक लोक वर करणे दाखवतात पण मग खऱ्या बोधाच्या परीक्षेची वेळ आली म्हणजे त्यावेळेस खरोखर त्यांना ज्ञान झालेले नाही असे अनुभवास येते व दुसऱ्यास ते करूनही देता येत नाही श्लोकार्थ अकरावा मी मनुष्यदेह धारण केला असल्यामुळे मूर्ख लोक माझी अवज्ञा करतात कारण मी सर्व भूतांचा स्वामी हे जे माझे उत्कृष्ट स्वरूप त्याचे त्यांना ज्ञान नसते किंबहुना या संसाराला भिवून माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा असली तर तुला हे जे मी वर्म सांगितले ते आपल्या लक्षात पूर्ण वागो एरवी काविळीच्या योगाने दृष्टी ग्रासल्यावर तो मनुष्य तांदण्याला पिवळे म्हणतो त्याप्रमाणे निर्दोष असे ते माझे शुद्ध स्वरूप त्या स्वरूपावर त्याला दोष दिसतात किंवा तापाने कडू तोंड झाल्यावर त्याला ज्याप्रमाणे दूध विषासारखे कडू लागते त्याचप्रमाणे ते मी मनुष्य नसूनही मनुष्य आहे असे ते मला मानतात म्हणून हे धनंजया वारंवार या अभिप्रायाला विसरू नको जर नुसत्या स्थूलदृष्टीने पाहू लागलास तर तुझे पाहणे व्यर्थ होईल ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने कोणी अमर होत नाही त्याप्रमाणे जे मला स्थूलदृष्टीने पाहतात ते खरोखर मला पाहत नाही एरवी अज्ञानी लोक स्थूल दृष्टीने मला जाणले असे म्हणतात परंतु त्यांचा समज त्यांच्या खऱ्या समजाच्या आड येतो <clears throat> ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यात पाहून जे मो ते मोतीत आहेत असे समजून ते प्राप्त करून घेण्याकरता हंस पक्षी आकाशातून उडी टाकून प्राणास मुक्तो गंगा आहे असे समजून मृगजळावर जर कोणी गेला तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल सांग बरे त्याचप्रमाणे कल्पवृक्ष समजून बाभूळ हाती धरल्यावर त्याचा काय उपयोग होणार नीलमण्याचा दोन सरांचा हार समजून जर कवड्या सर्पाला हाती धरले किंवा रत्न समजून गारा वेचून घेतल्या तर अथवा द्रव्याचा ठेवा जमिनीतून वर येऊन उजेड पडला आहे असे समजून खैराचे निखारे पदरात घेतले अथवा आपलीच पडछाया पाण्यात पाठी आहे असे न जाणता सिंह विहिरीत उडी टाकून ज्याप्रमाणे प्राणास मुकला त्याप्रमाणे प्रपंचात मी खास आहे अशा कृतनिश्चयाने जे प्रपंचातच गुंग होतात ते चंद्राच्या ऐवजी त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब धरण्याकरता प्रयत्न करण्यासारखे फसतात त्याचप्रमाणे संसारात मी आहे असा जो त्यांचा कृतनिश्चय तो वाया जातो जसा कोणी एखादा कांजी पिऊन अमृतापासून होणाऱ्या सुखाचा लाभ इच्छितो त्याप्रमाणे अंतःकरणपूर्वक भरवशाने नाशवंताच्या देहाचे ठिकाणी अविनाशी अशा मला पाहतात तर मी त्यांना कसं दिसेन हे पहा कोणी पश्चिम समुद्राकडे जाण्याच्या हेतूने पूर्व समुद्राच्या वाटेला जाऊ लागला तर त्याला पश्चिम समुद्र प्राप्त होईल का किंवा हे महावीरा कोंडा कांडू लागले असता त्यात धान्य प्राप्त होईल का त्याचप्रमाणे हे विस्तार पावलेले जग जाणल्याने निर्दोष अशा मला जाणता येईल का फेस पावल्या फेस प्याल्याने पाणी प्याल्याप्रमाणे होते का म्हणून माया मोहित मनोवृत्तीने संसारातच मी आहे असे भ्रांतीने मानून तेथील जन्ममरणादी सर्व स्थिती मलाही आहेत असे समजतात याप्रमाणे नामरहित क्रियारहित व देहरहित असा जो मी त्या मला नामधारी कर्मकारी व देहधर्माने युक्त असणारा असे समजतात मला निराकाराला आकार निरुपाधिकाला उपचार कर्तव्यरहिताला व्यवहार मला जातीरहिताला जात गुणातीताला गुण चरणरहिताला चरण हस्तरहिताला हस्त मज परिमाणातीताला परिमाण सर्व व्यापकाला ठिकाण ज्याप्रमाणे अंथरुणात नेलेल्या वनाची शोभा स्वप्नात पाहतो त्याप्रमाणे कर्णरहिताला कान नेत्ररहिताला नेत्र गोत्ररहिताला गोत्र निराकाराला रूप अव्यक्त असा जो मी त्या मला व्यक्ती निरीच्छास इच्छा व जो मी व तृप्त आहे त्यास तृप्ती अशा कल्पना करतात मी वस्त्ररहित म्हणजे सर्व जगाला पांघरून घालणारा त्या मला पांघरून घालतात भूषणातीत म्हणजे निराकार असा जो मी त्या मला दागिने घालतात मी सर्व जगाला उत्पन्न करणारा असून मला दुसऱ्याने उत्पन्न केला आहे असे मानतात मी स्वयमेव असून माझ्या मूर्ती करतात मी स्वतः सिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करतात ओ ओतप्रोत भरलेला असून माझे आवाहन विसर्जन करतात मी नेहमी स्वयमेव व निराकार असून मला बाल्य तारुण्य वार्धक्य अशा अवस्था आहेत असे मानतात मी अद्वैत असून माझ्या ठिकाणी द्वैत मानतात मी काही एक न करणार असून कर्मे करतो व काही न खाणार असून खातो असे म्हणतात मला कुळगोत नसून माझ्या कुळाचे वर्णन करतात मी नित्य असून मी मरतो असे मानून माझ्या मरणाने शोक करतात तसेच मी सर्वांच्या अंतर्यामी राहणार असून अमक्याचा शत्रू व अमक्याचा मित्र अशी माझ्या ठिकाणी कल्पना करतात मी निजानंदात निमग्न असणारा त्या मला इतर सुखांची इच्छा करणार असे मानतात व सर्व ठिकाणी माझी समदृष्टी असून मला एकदेशी म्हणजे एकाच स्थळी राहणार असे म्हणतात मी सर्व सावर जंगमांचा आत्मा असून एकाचा कैवारी व एका रागावून त्यास मारणारा अशी माझी सर्व सर्वत्र प्रसिद्धी करतात किंबहुना जे जे मनुष्य धर्म ते ते सर्व मला लागू आहेत असे त्यांचे विपरीत ज्ञान असते ज्यावेळेस ते दृष्टीसमोर एखादी मूर्ती पाहतात त्यावेळेस ती देवच आहे या भावाने तिला भसतात मग तीच भंगल्यावर तिच्यातील देव पण नाहीसे झाले असे मानून तिचा त्याग करतात अशा प्रकाराने मी मनुष्याचा देह धारण करणार आहे असे समजतात म्हणून त्यांचे हे ज्ञानच खऱ्या ज्ञानाच्या आड येते श्लोकार्थ बारावा त्या मूर्खाच्या आशा कर्मे व ज्ञान ही सर्व व्यर्थच असतात ते विचारशून्य होतात आणि मोह पडणाऱ्या अशा राक्षसी स्व आसुरी स्वभावाचा आश्रय करतात सारांश ज्यांची मदवीची अशा प्रकारची समजूत असते त्यांचा जन्म व्यर्थच होय ज्याप्रमाणे पर्जन्य काला मेघ व्यर्थ आहेत किंवा मृगजनाच्या लाटा जशा दुरूनच पाहण्यास योग्य होत अथवा मातीच्या चित्रातले घोडेस्वार कपट विद्येचे अलंकार किंवा संध्याकाळी ढगास दृष्टीस पडणाऱ्या गावाचे कुसुभ असते शेर जरी सरळ वाढला तरी तो जसा आत पोकळ असून वर फलही येत नाही किंवा शेळीच्या गळ्याला उत्पन्न झालेल्या स्तनातून जसे दूध निघत नाही त्याप्रमाणे त्या मूर्खाचे जिणे होय आणि त्याच्या कार्यालाही धिक्कार असो मग त्या मूर्खाने जे काही शास्त्राध्ययन केले असेल ते म्हणजे माकडाने नारळ तोडल्याप्रमाणे किंवा आंधळ्याला मोती सापडेल त्याप्रमाणे होय किंबहुना त्याने म्हटले शास्त्रे लहान मुलींच्या हातात दिलेल्या शस्त्राप्रमाणे अथवा अशु अशुचिरभूताला बीजासह शिकवलेल्या मंत्राप्रमाणे निरर्थक होत धनंजया त्याचप्रमाणे ज्यांचे चित्त स्वाधीन नाही त्यांचे सर्व ज्ञान व आचरण ही व्यर्थ आहेत याप्रमाणे तमोगुणरूपी राक्षसी सद्बुद्धीला ग्रासून ज्ञानाचा ठाव ठिकाण नसणार नाहीसा करणारी आहे त्या प्रकृतीने ते जे ग्रस्त होतात ते सदोदित चिंताक्रांत असून शिवाय तामस प्रकृतीच्या आयतेच घशात उतरतात जी राक्षसी प्रकृती आशारूप लाळीत हिंसारूप जीव जुळवून असंतोषरूप मासाचे गोळे चिरंतर चघळते जी रूप कानापर्यंत ओढ ताटीत बाहेर निघते जी प्रमादरूपी म्हणजे भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली दरी आहे जिच्या द्वेषरूप दारा खसखसा वाचावून ज्ञानाचा चुराडा करतात व जी अगस्त्य ऋषीला असलेल्या कुंभाच्या आवरणाप्रमाणे स्थूलबुद्धी लोकांना असुरी मायेची गवसणी आहे अशा प्रकारच्या त्या असुरी प्रकृतीच्या तोंडात जे बळी होऊन पडतात ते भ्रांतीरूप कुंडात बुडू जातात याप्रमाणे जे अज्ञानाच्या खळग्यात पडतात ते विचाररूपी हाताला सापडत नाहीत इतकेच नव्हे तर ते कोठे जातात याचा देखील पत्ता लागत नाही म्हणून ही निष्फल कथा राहू दे कारण मूर्खाचे व्यर्थ वर्णन केले असता वाणीला शीण मात्र होईल असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन हो हो असे म्हणाला नंतर भगवान फिरून म्हणतात जिथे वर्णन केल्यास वाणीला सुख होते ती साधूंची कथा ऐका